मैत्री जिथे अहंकार गळून पडतो आणि प्रेम जिंकतं प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला प्रेमाने हळुवारपणे एका अशा गोष्टीकडे आमंत्रित करतो आहे जी केवळ कानांनी ऐकायची नाही तर मनाने अनुभवायची आहे ही कथा आहे एकटेपणाच्या शांततेतून उमललेल्या मैत्रीची गर्व आणि अहंकाराच्या भिंती ओलांडून जन्मलेल्या नात्याची जंगलाच्या कुशीत घडणारी ही गोष्ट तुम्हाला सांगेल की खरी मैत्री उंची ताकद किंवा कौशल्यावर नाही तर हृदयाच्या मोठेपणावर टिकलेली असते प्रत्येक ओळ तुमच्या मनात कुतूहल निर्माण करत पुढे नेईल आणि नकळत तुमच्या भावनांना स्पर्श करून जाईल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया एकाकी जंगल आणि एक शांत हृदय घनदाट जंगलाच्या मध्यभागी उंच झाडांच्या सावलीत एक जिराफ एकटाच उभा होता आजूबाजूला पक्ष्यांचे कलरव होते वाऱ्याची सळसळ होती पण तरीही त्याच्या मनात एक अदृश्य शांतता नव्हती ती होती एकटेपणाची शांतता या सुंदर जंगलात सगळे एकमेकांसोबत आहेत पण माझा कुणीच का नाही हा प्रश्न जिराफच्या मनात दररोज उमटत असे त्याला कोणाची तरी गरज होती कोणीतरी ज्याच्यासोबत तो हसू शकेल आपली दुःख वाटू शकेल आणि ज्याच्यासाठी तोही काही करू शकेल त्याला मैत्री हवी होती गर्वाने भरलेलं झाड आणि माकड आशेने भरलेल्या पावलांनी जिराफ झाडांकडे गेला त्या झाडावर एक माकड फांद्यांवर उड्या मारत होतं स्वतःच्या चपळतेचा अभिमान त्याच्या प्रत्येक हालचालीत दिसत होता जिराफ हळूच म्हणाला मित्रा तू माझा मित्र होशील का माकड थांबलं वरून खाली पाहिलं आणि हसत म्हणालं तू खूप उंच आहेस तुला माझ्यासारखं झाडांवर झुलता येत नाही आपली मैत्री कशी होईल ते शब्द ऐकून जिराफचं हृदय थोडंसं तुटलं पण तो काही बोलला नाही डोळ्यांतलं दुःख लपवत तो पुढे निघून गेला लहान तलाव आणि मोठा अहंकार थोडं पुढे एक लहानसं तळं होतं त्या तळ्यात एक बेडूक बसलेला होता स्वतःच्या उड्यांवर फार गर्व करणारा जिराफ पुन्हा एकदा आशा गोळा करून म्हणाला मित्रा तू माझ्याशी मैत्री करशील का बेडूक खिदळला आणि म्हणाला तुला उड्या मारता येत नाहीत माझ्यासारखं पाण्यात खेळता येत नाही मग आपण मित्र कसे होणार जिराफचं मन पुन्हा एकदा दुखावलं तो शांतपणे तिथून निघून गेला पण यावेळी त्याच्या डोळ्यांत निराशेचे अश्रू होते संकटाची वेळ आणि बदलाची सुरुवात त्या दिवशी अचानक जंगलात मुसळधार पाऊस सुरू झाला तळभरून वाहू लागलं बेडूक जोरदार प्रवाहात अडकला झाडावरून माकड घसरून खाली पडला आणि मदतीसाठी ओरडू लागलं जिराफ दुरून हे सगळं पाहत होता तो थांबला नाही तो विचार करत बसला नाही आपली उंचमान पुढे करत त्याने माकडाला वर उचललं आणि बेडूकाला सुरक्षित जागी नेलं पश्चात्ताप आणि खरी मैत्री ओलाचिंब माकड आणि थरथरता बेडूक जिराफकडे पाहत होते माकड म्हणालं आज तुझ्या उंचीने माझा जीव वाचवला बेडूक म्हणाला आज तुझ्या दयाळूपणामुळे मी वाचलो जिराफ शांतपणे म्हणाला मैत्रीसाठी उंची उडी किंवा कौशल्य लागत नाही फक्त प्रेम समजूत आणि एकमेकांची साथ लागते त्या क्षणी त्यांना आपली चूक उमगली गर्व गळून पडला आणि मनातून खरी मैत्री जन्माला आली तीन हृदय एक नातं त्या दिवसापासून जिराफ माकड आणि बेडूक फक्त मित्र नव्हते ते एकमेकांचे आधार झाले जंगलातली त्यांची मैत्री सगळ्यांसाठी एक उदाहरण ठरली मॉरल ऑफ द स्टोरी खरी मैत्री ही शरीराच्या गुणांवर नाही तर मनाच्या मोठेपणावर टिकलेली असते ही कथा जर तुमच्या मनाला भिडली असेल तर ती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा कारण जगाला अजूनही खऱ्या मैत्रीच्या कथा हव्या आहेत प्रिय वाचक हो ही कथा इथे संपतीय असं वाटत असलं तरी खरं पाहिलं तर ती इथूनच तुमच्या मनात सुरू होते जिराफ माकड आणि बेडूक यांच्या या छोट्याशा प्रवासातून आपल्याला नकळत हे शिकवलं जातं की अहंकार कितीही मोठा असला तरी तो गळून पडतो आणि शेवटी जिंकतं ते फक्त प्रेम समजूत आणि एकमेकांसाठी उभं राहण्याचं धैर्य कदाचित आपल्या आयुष्यातही कधी आपण कुणाला त्यांच्या उणीवांमुळे दूर ठेवलं असेल किंवा कुणाच्या वेगळेपणाकडे दुर्लक्ष केलं असेल आज थोडा वेळ थांबून त्याचा विचार करा कारण खरी नाती ही गुणांवर नाही तर मनाच्या ओलाव्यावर टिकलेली असतात ही गोष्ट वाचताना तुमच्या मनात जे काही हल्लं जे भाव उमटले ते मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये तुमचं मन मोकळं करा तुमची गोष्ट शेअर करा आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न प्रश्न एक या कथेत जिराफ एकटा का होता उत्तर जिराफ वेगळा असल्यामुळे इतर प्राण्यांनी त्याला स्वीकारलं नव्हतं त्याच्या उंचीमुळे आणि वेगळेपणामुळे तो एकटेपणाच्या शांततेत जगत होता प्रश्न दोन माकड आणि बेडूक यांनी जिराफला नाकारलं कारण काय उत्तर माकडाला स्वतःच्या चपळतेचा गर्व होता आणि बेडूकाला आपल्या उड्यांचा अहंकार दोघांनीही मैत्रीला गुणांशी जोडून पाहिलं प्रश्न तीन संकटाच्या वेळी जिराफने काय केलं उत्तर मुसळधार पावसात माकड आणि बेडूक अडचणीत असताना जिराफने क्षणाचाही विचार न करता त्यांना मदत केली प्रश्न चार या घटनेनंतर माकड आणि बेडूकमध्ये काय बदल झाला उत्तर त्यांचा गर्व गळून पडला आणि त्यांना कळलं की खरी मैत्री ही प्रेम आणि समजुतीवर उभी असते प्रश्न पाच या कथेतून मुख्य बोध काय मिळतो उत्तर कथा सांगते की खरी मैत्री ही शरीराच्या गुणांवर नाही तर मनाच्या मोठेपणावर टिकलेली असते वाचकांसाठी कुतूहलाचे प्रश्न कॉमेंटमध्ये उत्तर द्या एक तुम्ही कधी एखाद्याला फक्त त्याच्या वेगळेपणामुळे दूर ठेवला आहे का दोन तुमच्या आयुष्यातील खरी मैत्री कशी सुरू झाली तीन संकटाच्या वेळी तुम्ही कोणासाठी उभे राहाल चार अहंकार आणि आत्मसन्मान यातील फरक तुम्हाला कसा वाटतो पाच या कथेत तुम्ही स्वतःला कोणत्या पात्राशी जोडता